ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय अकरावा मन्वंतरादी कालविभागाचे वर्णन मैत्रेयी म्हणाली पृथ्वी आदी कार्यवर्गाचा जो सूक्ष्मतम अंश आहे ज्याचे आणखी विभाग होऊ शकत नाहीत तसेच जो कार्यरूपाला प्राप्त झालेला नाही आणि ज्याचा इतर परमाणूंच्या बरोबर सुद्धा संयोग झालेला नाही त्याला परमाणू म्हणतात असे अनेक परमाणू एकत्र आल्यानंतर मनुष्याला भ्रमाने त्याच्या समुदायाच्या रूपाला अवयवी अशी प्रचिती येते हा परमाणू ज्याचा सूक्ष्मतम अंश आहे त्या आपल्या सामान्य स्वरूपात स्थित असलेल्या त्या पृथ्वी इत्यादी कार्याच्या समुदायाला परम महान असे नाव आहे यावेळी त्यामध्ये प्रलयादी अवस्थांची स्फूर्ती होत नाही नवीन जुने अशा कालभेदाचे ज्ञान होत नाही आणि घटपटादी वस्तुभेदाची सुद्धा कल्पना असत नाही हे साधुश्रेष्ठ विदुरा अशा प्रकारे वस्तूच्या सूक्ष्मतम आणि महत्तम स्वरूपाचा विचार झाला याच्याच साधर्म्यांनी परमाणू इत्यादी अवस्थात व्याप्त होऊन व्यक्त पदार्थांना भोगणाऱ्या सृष्टी इत्यादीमध्ये समर्थ अव्यक्त स्वरूप अशा भगवान कालाची सुद्धा सूक्ष्मता आणि स्थूलता यांचे अनुमान केले जाऊ शकते जो काल प्रपंचाच्या परमाणूसारख्या सूक्ष्म अवस्थेत व्यापून असतो तो अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो सृष्टीपासून प्रलयापर्यंत त्याच्या सर्व अवस्था भोगतो तो परम महान आहे दोन परमाणूंचा एक अणू होतो आणि तीन अणू मिळून एक त्रसरेणू होतो म्हणजे जो झरोक्यातून आलेल्या सूर्यकिरणांच्या प्रकाशात आकाशात उडताना दिसतो असे तीन त्रसरेणू ओलांडून जाण्याला सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात याच्या शंभरपट काळाला वेध म्हणतात आणि तीन वेधांचा एक लव होतो तीन लवांचा एक निमिष तीन निमिषांचा एक क्षण पाच क्षणांची एक काष्ठा आणि पंधरा काष्ठांचा एक लघु होतो पंधरा लघुना एक नाडिका म्हणतात दोन नाडिकांचा एक मुहूर्त आणि सहा किंवा सात नाडिकांचा एक प्रहर होतो यालाच याम म्हणतात याम म्हणजे माणसाच्या दिवसाचा किंवा रात्रीचा चौथा भाग होय सहा पल तांब्याचे एक असे भांडे बनवावे की ज्यामध्ये एक शेर पाणी मावेल आणि चार मासे सोन्याची चार बोटी लांबीची सळी बनवून तिने त्या भांड्याच्या बुडाला एक छिद्र पाडून ते भांडे पाण्यात सोडावे जितक्या वेळात एक शेर पाणी त्या भांड्यात भरले जाईल तेवढ्या वेळेला एक नादिका म्हणतात विदुरा मनुष्याचे चार चार प्रहरांचे दिवस आणि रात्र होतात आणि पंधरा दिवसांचा एक पंधरवडा होतो जो शुक्ल आणि कृष्ण या नावाने दोन प्रकारचा मानला गेला आहे या दोन पक्षांचा मिळून एक महिना होतो जो पितरांचा एक दिवस रात्र असते दोन महिन्यांचा एक ऋतू आणि सहा महिन्यांचे एक अयन होते दक्षिणायन आणि उत्तरायन अशी दोन अयने आहेत ही दोन्ही आईने मिळून देवतांची एक दिवस रात्र होती आणि मनुष्य लोकांमध्ये बारा महिन्यांना एक वर्ष असे म्हणतात अशी शंभर वर्षे हे मनुष्याचे अधिकतम आयुष्य सांगितले आहे चंद्र इत्यादी ग्रह अश्विनी इत्यादी नक्षत्रे आणि सर्व तारामंडलांचा अधिष्ठाता कालस्वरूप भगवान सूर्य परमाणूपासून संवत्सरापर्यंत काळात बारा राशीरूप अशा संपूर्ण भुवनाला प्रदक्षिणा करीत असतो विदुरा सूर्य बृहस्पती सवन चंद्र आणि नक्षत्रासंबंधी महिन्याच्या भेदाने या वर्षांनाच संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर आणि वत्सर असे म्हटले जाते अशी पाच प्रकारची वर्षे करणाऱ्या भगवान सूर्याची आपण पूजा करा हे सूर्यदेव पंचमहाभूतापैकी तेजाचे स्वरूप आहेत आणि आपल्या कालशक्तीने बीजापासून अंकुर उत्पन्न करणाऱ्या शक्तीला अनेक प्रकारे कार्यान्वित करतात पुरुषांची मोहनी वृत्ती करण्यासाठी हे त्यांच्या आयुष्याचा क्षय करीत आकाशात भ्रमण करतात तसेच हेच सकाम पुरुषांना यज्ञ इत्यादी कर्मापासून प्राप्त होणारी स्वर्ग इत्यादी फले देतात विदुर म्हणाला मुनिश्रेष्ठ आपण देवता पितर आणि मनुष्यांच्या कमाल आयुष्याचे वर्णन केले आता जे सनकादी ज्ञानी मुनिजन त्रैलोक्याच्या बाहेर कल्पापेक्षाही अधिक काळपर्यंत राहणारे आहेत त्यांच्याही आयुष्याचे वर्णन करावे आपण भगवान असल्याने काळाची गती चांगल्या तऱ्हेने जाणता कारण ज्ञानी लोक आपल्या योगशुद्ध दिव्य दृष्टीने सारे विश्व पाहतात मैत्रिय म्हणाली विदुरा असे सांगितले जाते की सत्य त्रेता द्वापार आणि कली ही चार युगे संध्या आणि संध्यांशाच्या सह देवांच्या बारा हजार वर्षापर्यंत राहतात या सत्यादी चार युगांची क्रमाने चार तीन दोन आणि एक हजार दिव्य वर्षे असतात आणि प्रत्येकाची जितकी सहस्र वर्षे असतात त्याच्या दुप्पट शंभर वर्षे त्यांची संध्या आणि संध्या शांत असतात युगाच्या सुरुवातीला संध्या आणि शेवटी संध्यांश असतो यांची वर्ष गणना शेकड्यांच्या संख्येने सांगितली गेली आहे यांच्या मधल्या काळात कालव्यत्ये युग म्हणतात प्रत्येक युगामध्ये एकेका विशेष धर्माचे विधान आहे सत्ययुगातील मनुष्यामध्ये धर्म आपल्या चार चरणांनी राहतो नंतर अन्य युगात अधर्म वाढत गेल्याने त्याचा एक एक चरण कमी होत जातो प्रिय विदुरा त्रैलोक्याच्या बाहेर लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत येथील एक हजार चतुर्युगाचा एक दिवस असतो आणि तेवढीच मोठी रात्र असते त्या रात्री जगतकर्ता ब्रह्मदेव शयन करतो त्या रात्रीचा शेवट झाल्यावर या लोकाच्या कल्पाचा प्रारंभ होतो त्याचा क्रम जोपर्यंत ब्रह्मदेवाचा दिवस असतो तोपर्यंत चालू असतो त्या एका कल्पात चौदा मनू होतात प्रत्येक मनू एकाहत्तर चतुर्युगापेक्षा थोडा अधिक काळपर्यंत आपला अधिकार चालवतो प्रत्येक मनवंतरामध्ये निरनिराळे मनुवंशी राजे सप्तर्षी देवगुण इंद्र आणि त्यांचे गंधर्वादी अनुयायी त्यांच्याबरोबरच उत्पन्न होतात ही ब्रह्मदेवाची दैनंदिन सृष्टी आहे यामध्ये तिन्ही लोकांची रचना होती त्यामध्ये आपापल्या कर्मानुसार पशु पक्षी मनुष्य पितर आणि देवतांची उत्पत्ती होते भगवन या मनवंतरामध्ये सत्वगुणाच्या आश्रयाने आपल्या मनु इत्यादी रूपाने पुरुषाकार प्रकट करून या विश्वाचे पालन करतात कालक्रमानुसार जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस संपतो तेव्हा ते तमगुणाचा आश्रय करून आपले सृष्टी कार्य स्थगित करून सर्व आपल्यात लीन करून स्वस्थ राहतात जेव्हा सूर्य आणि चंद्र रहित अशी प्रलय रात्र होते तेव्हा भू भुवा आणि स्वाहा असे तिन्ही लोक त्या ब्रह्मदेवाच्या शरीरात लीन होतात त्यावेळी शेषाच्या मुखातून निघालेल्या अग्निरूप भगवंताच्या शक्तीने तिन्ही लोक जळू लागतात म्हणून त्या तापाने व्याकुळ होऊन भृगु आदी ऋषी महर जनोलोकात जातात इतक्यात प्रलयकालाच्या प्रचंड तुफानामुळे सातही समुद्र उचमळून येतात आणि आपल्या उसळत्या उत्तुंग लाटांनी त्रैलोक्य बुडवून टाकतात त्यावेळी त्या जलात शेषशाही भगवान योगनिद्रेने डोळे झाकून घेऊन शयन करतात तेव्हा जनोलोकात निवास करणारे मुनिगण त्यांची स्तुती करतात अशा प्रकारे कालाच्या गतीने एक एक हजार चतुर्युगांच्या रूपाने होणाऱ्या दिवसरात्रीमुळे ब्रह्मदेवाच्याही शंभर वर्षांच्या आयुष्याची समाप्ती होती असे दिसते ब्रह्मदेवाच्या आयुष्याच्या अर्ध्या भागाला परार्ध असे म्हणतात आतापर्यंत पहिला परार्ध होऊन गेला असून आता दुसरा परार्ध चालला आहे पहिल्या परार्धाच्या सुरुवातीला ब्राह्म नावाचा महाकल्प झाला होता त्यातच ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली होती पंडित लोक याला शब्द ब्रह्म म्हणतात त्याच परार्धाच्या शेवटी जो कल्प झाला होता त्याला पाद्मकल्प म्हणतात यामध्ये भगवंताच्या नाभी सरोवरातून सर्व लोकमय कमळ प्रकट झाले होते विदुरा आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे असे सांगितले जाते हा वराहकल्प नावाने प्रसिद्ध आहे यात भगवंताने वराहरूप धारण केले आहे या दोन परार्धाचा कालावधी अव्यक्त अनंत अनादी विश्वात्मा श्रीहरीचा एक निमेष मानला जातो परमाणूपासून द्विपरार्धापर्यंत पसरलेला हा काल सर्व समर्थ असूनही सर्वात्मा श्रीहरीवर मात्र याची कोणत्याही प्रकारे सत्ता चालत नाही हा देहादिकामध्ये अभिमान ठेवणाऱ्या जीवांवरच सत्ता चालवतो प्रवृत्ती महत्त्व अहंकार आणि पंचतन्मात्रा या आठ प्रकृतीसह दहा इंद्रिय मन आणि पंचमहाभूती असे सोळा विकार मिळून हा बनलेला ब्रह्मांडकोश आतून पन्नास कोटी योजने विस्तार असलेला आहे तसेच बाहेर चारी बाजूनी याला उत्तरोत्तर दहा दहा पट अशी सात आवरणे आहेत त्या सर्वासहित हा ज्यामध्ये परमाणुप्रमाणे पडलेला दिसतो आणि ज्याच्यामध्ये अशा कोट्यावधी ब्रह्मांड राशी आहेत तोच या प्रधान इत्यादी सर्व कारणांचे कारण अक्षरब्रह्म म्हटला जातो आणि हेच पुराण पुरुष परमात्मा श्री विष्णू भगवंताचे श्रेष्ठ स्वरूप आहे या ठिकाणी अकरावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू